रामकृष्ण गोविंद सेनयोर उभयोर मध्ये रथम मेच्युत हे भगवंता जसा काय हा माझा सेवकच आहे अशा भूमिकेतू अर्जुन सुरुवातीला भगवान श्रीकृष्णांच्याकडं या भावनेनी बघत होता कोण आहे श्रीकृष्ण एक गवळ्याचं पोर ते काय मला सांगणार भगवंत भगवंत आहेत हे हा भाव अर्जुनाकडं नव्हता आणि म्हणून तो म्हणाला तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला तुम्ही असं द्व्यर्थी बोलून मला संमोहित करू नका द्व्यर्थी बोलताय तुम्ही एका बोटावरची थुंकी इकडं तिकडची इकडं असं करून तुला तुम्ही मला गोंधळात टाकताय असं भगवंतांना कोणी म्हणेल का हो तिसरा अध्यायाचा पहिला श्लोक घ्या तुम्ही तर भगवंत आहेत अशी भावना अर्जुनाच्या मनात नव्हती तो केव्हा म्हणाला त्याला हे केव्हा समजलं अकराव्या स्कंधात ज्या वेळेला विश्वरूप दर्शन दिलं त्यावेळेला तो मात्र बावचळला घाबरला आणि हे काहीतरी प्रकरण वेगळं आहे आणि तिथून त्याचा नम्र स्वभाव झाला शरणागती पत्करली असा एक गीतेचा अंदाज असावा असं मला वाटतं म्हणून तो म्हणतो आय ऑर्डर यू मी तुला सांगतो माझा रथ दोरी सैन्याच्या मध्ये घे बघू मला कोण कोण आहेत ते हा श्लोक आपण पाहिला आणि मग पुढं काय झालं व्यवहित पृतना मुखम निरीक्ष स्वजनवधात विमुखस्य दोष बुद्धी निर्माण झाली कशामुळं स्वजनवधात विमुखस्य कुमति महरदात्म विद्यया यह चरणरती परमस्य तस्य मेस्तु काय हो तुम्हाला संस्कृत समजायला काय अवघड आहे व्यवहित पृतना मुखम निरीक्ष व्यवहित पृतना मुख जो व्यवहित पृतना म्हणजे आच्छादलेल्या सेना प्रमुखाला निरीक्ष पाहून दोषबुद्ध्या म्हणजे दोष दोषबुद्धी कुठली स्वजनवधात स्वजनांच्या मृत्यूपासून परांगमुख अशा विमुखस्य परांगमुख अशा कुमती म्हणजे अज्ञानी बुद्धीला त्याची ती बुद्धी निवारण करण्यासाठी तुम्ही त्याला आत्मविद्या दिली गीतेचं आणखी एक नाव काय आहे आत्मविद्या आत्मज्ञानाने अहरत दूर करता आला तस्य त्या परमेश्वराच्या चरणावर पायावर माझे प्रेम असो हला शब्दार्थ लक्षात परत एकदा श्लोक वाचतो व्यवहित पृतना मुखम निरीक्ष स्वजन वधात विमुखस्य दोष बुद्ध्या छत्तीसावा श्लोक आहे खूप कुमती महरदात्म विद्ययाय्य चरणरती परमस्य तस्य मेस्तु अर्जुनाने जेव्हा लांबूनच कौरवांच्या सैन्यातील प्रमुख अशा आम्हाला पाहिले भीष्म द्रोण कृप वगैरे वगैरे सगळ्यांना गुरुजनांना सारखे मान्य असणाऱ्या आम्हाला पाहिले तेव्हा स्वजनांचा वध हे पाप समजून तो युद्धापासून परावृत्त झाला त्यावेळी ज्याने गीतेच्या रूपाने आत्मविद्येचा उपदेश करून त्याच्या अज्ञानाचा नाश केला त्या परमपुरुष श्रीकृष्णाच्या चरणावर माझी प्रीती जडो हे सगळं काय भगवंतांना माहीत नव्हतं का हो सगळं भगवंतांनीच घडवलेलं होतं हे भगवंता असं तुम्ही केलं अहो त्याने बोंब मारली परामुख झाला तो नको म्हणाला नाही युद्ध करणार बसला गलितगात्र झाला घामाच्या धारा लागल्या बोलवे ना का याना कसं मारू यांना कसं मारू अशा त्या अर्जुनाला तुम्ही त्याची कुमती महर दात न विद्यया त्याला त्याची ही कुमती दूर करण्यासाठी तुम्ही आत्मविद्या दिलीत गीता म्हणजे जे गायल ते आपण गाणं म्हणतो त्याला गीत म्हणतात त्याचं स्त्रीलिंगी आलं गीता परंतु गीतेचा काय सांगितलं गीतेत आत्मविद्या सांगितलेली आहे भीष्माचार्य म्हणतात तुम्ही त्या अर्जुनाला आत्मविद्या देऊन त्याची कुमती दूर केली अशा तुमच्या चरणी माझी प्रीती राहो आता हे दृश्य हे दृश्य मी माझ्या अंतकाळी माझ्या डोळ्यापुढे नाही का आणू शकत असे भगवान भगवंता अशी गीता तुम्ही मला सांगू नका सांगितले एकदा पण मला समजून का देत नाही तुम्ही अ भगवंतांच्या मनात आलं तर शेवटच्या क्षणाला सुद्धा ते गीता मला नुसता स्पर्श करून समजून सांगू शकतात भगवंता माझी अतिव प्रीती आहे तुमच्यावरती मला गीता समजून घ्यायची आहे शेवटच्या क्षणाला जाता जाता तरी का होईना तुम्ही मला गीता समजून सांगा आत्मविद्या सांगा मी अज्ञानानं परिपूर्ण आहे ते आवरण तुम्ही काढा आणि मला अज्ञानी अवस्थेत मरायचं नाही तुम्ही माझं अज्ञान दूर करा भगवंता मी तुमच्या चरणाला स्पर्श करून तुमच्याशी प्रार्थना करत असं मी नाही म्हणू शकत रामकृष्ण हरी